श्री गणेशाय नमः Ram Ram Ram Ram Sitaram Sitaram Ram Ram Ram Ram Sitaram Sitaram Ram Ram Ram Ram Sitaram Sitaram Ram Ram Ram Ram Sitaram Sitaram Ram Ram Ram Ram Sitaram Sitaram Ram Ram Ram Ram Sitaram Sitaram one day what happened जे हे ते इंडियामध्ये कालाच्या ठाई काय झालेलं आहे महाराज झालेलं आहे ते असं झालं फार इसवी सणाच्या पूर्वीची गोष्ट रामचंद्र दशरथ प्रभू हे सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये बी एला असताना इंटर कॉलेज क्रिकेट मॅचमध्ये कॉलेजचे सेंचुरी बॅट्समन रावणसेन सेन लंकापूरकर यास आऊट घेतला आहे आणि त्यावेळी कॉलेजची beauty queen miss Janakibai Janakraj Magadeshwar यांचं प्रेम रामचंद्रावर बसलं आहे लाजत मुरडत रामास कॉन्ग्रॅच्युलेशन देताना ती म्हणते तुमने मुझको प्रेम सिखाया तुमने मुझको प्रेम सिखाया सोए हुए हृदय को जगाया सोए हुए हृदय को जगाया हळूहळू चढत्या भाजणीने ते प्रेम वाढून त्या दोघांनी रजिस्टर लव्ह मॅरेज केलं आहे ही बातमी करतात भरतास राज्य मिळावे म्हणून त्या निमित्ताने कैकई राणी साहेबांनी भरत डिफेन्स ऍक्ट खाली रामास चौदा वर्षे हद्दपार केल्याचे दशरथ राजे साहेबाकडून अर्जंट वरण काढले वडिला नमस्कार करून लक्ष्मणासह राम वनवासास निघाला जाताना आपल्या एकुलत्या पत्नीचा निरोप घ्यावा म्हणून तो सीता सदनमध्ये आला राम वनवासास निघाल्याचे वृत्त कळतात दुःखाने सीतेने धावत येऊन रामचंद्र प्रभूस मिठी मारली व म्हणाली डारली मला एकटीला कैकई सासूबाईंच्या दातात टाकून आपण कुठं चालला आपल्याशिवाय या घरात मी कसे दिवस करू रामचंद्र प्रभू म्हणाले तू काही घाबरू नकोस वाटल्यास माहेरी जाऊन राह मी तुला वारंवार खुशालीची रजिस्टर पत्र पाठील पण वनवासात तू कसे दिवस काढशील तिथं राहायला बंगला नाही सेवेला दाखी नाही फिरायला दुःखकार नाही खेळायला बॅडमिंटन नाही अशा सर्व गैरसोयी तुला कसं बरं चेन पडेल तेव्हा सौभाग्यवती सीतादेवी म्हणते काही हरकत नाही पण आपल्याशिवाय मला कुठं सुद्धा करमायचं नाही तुझं विण करमत नाही रे राघवा तुझं विण करमत मजला नाही रे राघवा वनवास आमा प्यार नको नको घरदार वनवास आमा प्यार नको नको घरदार ती व्याकुळ स्थिती पाहून रामचंद्र प्रभूंनी तिला बरोबर घेतली व ते मलबार हिलच्या बाजूने दंड काढण्यात निघालेले आहेत महाराज मागून सारी अयोध्या स्टेटची प्रजामंडळी त्यांना निरोप देण्यासाठी येत होती बोरी बंदरावर येतात रामचंद्र सीता व लक्ष्मण यांनी चंद्रावती बुटीत पाऊल ठेवलेलं आहे तेव्हा सारे प्रजाजन उभे राहून ईश्वराची प्रार्थना करू लागले रघुपती राघव राजा पावन सारा रघुपती राघव राजा पावन सारा रघुपती राघव राजा पंडित पावन सारा रघुपती राघव बोट किनाऱ्यापासून दूर होता सारी प्रजामंडळी छिन्न अंतक्षणाने मागे परत गेले होते चंद्रावती बोट हार्बर लाईनने दादर स्टेशनपाशी येतात लक्ष्मणाने ती कोहिनूर मिलच्या भोंग्याला बांधून ठेवली व रामचंद्र सीता लक्ष्मण वगैरे खाली उतरून दंड काढणे फास्ट पॅसेंजरने दंड काढण्यात आलेले आहेत तिथं पोचतात लक्ष्मण फराळासाठी मोसंबी चिकू चिंचा बोरं वगैरे आणण्यासाठी जे आयडियल व्हेजिटेबल अँड फ्रूट फार्ममध्ये गेले आजूबाजूची जी श्री पाहून सीतादेवी बरीच रंगात आली व रामास म्हणते सत्वया सजनालाया मणिवसंत सुंदर फुलला मणिवसंत सुंदर फुलला चल खेळूया डान्स करूया प्रणय मुरणीचा नाद घुमवूया दंडवनी हा जॉय कन्हैया बियरा नंतर लक्ष्मण सर्वांनी फराळ केला पुढं काय झालं आहे महाराज रामचंद्र प्रभू गोल्डन डीएच्या शूटिंगसाठी वर गेलेले आहेत रात्र जेवणाची वेळ झाली तरी रामचंद्र प्रभू आले नाही असं पाहून सीता काळजीनं नर्वस झाली व रामाच्या सुधार्थ तिने लक्ष्मणास पाठवून ती म्हणते बाई तिने सांगा झाल्या गाई घरा परटल्या शिणल्या शिणल्या कुठं शोधू डालिंग राणा इकडे काय झालंय माळीच्या नावाच्या रावणाच्या डिटेक्टिव्हाने सीता आश्रमात एकटीच असल्याचे टेलिफोनवरून रावणास कळवलं त्यावेळी रावणास आनंद झाला व दाढी करताना तो म्हणतोय विण वेडा झाला विण वेडा पिता झाला तिच्यासाठी कट्यारे झालो भुकेला तिच्यासाठी कचारे झालो भुकेला विण वेडा पिता जीव झाला गाल आला फुलून पहा दाढी वाढून गाल आला फुलून पहा दाढी वाढून हो. नंतर भुलेश्वरला जाऊन त्याने साधूचा वेग धारण केलेला आहे आणि टाटा एरमेल या विमानाने तो दंड करण्यात आला व स्थितीच्या आशिमाबाहेर बेलवावी म्हणाला प्रीतीचा भिकारी आला प्रीतीचा भिकारी आला तुझ्या दर्शना गीताच्या ऐकूने बोला तुझ्या दर्शनाला सीता बाहेर येऊन साधू त्या रावणास भिक्षा घालू लागली तो चटकन रावणान तिला उचलून एरोप्लेन मध्ये टाकली या आकस्मिक प्रसंगाने सीता घाबरून रामाच्या नावाने सारख्या टाहू लागली निदान आपणास कुठच्या रोडने नेलं हे रामात करण्यासाठी तिने आपल्या केसातील गंगावन नाकातील चमकी कानातील इयरिंग वगैरे अलंकारवरून खाली फेकून दिले व सारी प्राणी प्रार्थना उद्देशून ती काय म्हणते सुनो सुनो बनके प्राणी सुनो सुनो वन के प्राणी गई है आज तुम्हारी रानी सुनो सुनो वन के प्राणी पत्थर तुम मंत्री बनना राम प्रभु नाली रोप जाना मत विसरो तुम करना जल्दी सुनो सुनो वन के प्राणी अशा रावणाने सीतेचं हरण करून तिला अशोक मध्ये आणून ठेवलेले आहे महाराज व तिच्यावर राक्षसनीचा कडक पहारा ठेवला आहे काही रंगीन राक्षसने आपला जिम्माटून करमणूक करीत होत्या त्यातील नक्या नकाची लंकारी रोजदार आपल्या भसाड्या आवाजात म्हणत होती आंबा पिकतो गबाई रस गळतो लंकेचा राजा माझा झिम्मा खेळतो झिम्मापुरी झिम्मापुरी झिम्मापुरी झिम रामाच्या विराहाने सीता दिवशी विसभरत होती तिचं कशावरही लक्ष लागत नव्हती ती व्याकुळतेने रामास आवडत होती पाहू रे किती वाट सख्या पाहू रे किती वाट व्रती मी कटी होईना भेटी पतीचे ये येईना हाती झाली बाला प्रांत रामसख्या पाहू रे किती वाट दररोज येऊन रावण नाना प्रकारे तिची मनधरणी करत होता त्याच्या त्या असह्य त्रासात कांतावून तिथे ती जी आहे ती अर्धचिची सुरू झाली तेव्हा ती रामाचा धावा करू लागली रघुपती राघव राजा राम डोळ कपाळा हिंदू माम जानकी इकडे दंड करण्यात काय झालेलं आहे महाराज रामचंद्र प्रभू गोल्डन डिअर्सचं शूटिंग अटकून आश्मात पाहतात तो सीता कुठंच त्यांच्या दृष्टीत पडेना दुःखानं व्याकुळ होऊन धाडकर त्यांनी इजी चेअरवर आण टाकलं व लक्ष्मणास पोलीस स्टेशनवर पाठवून दुःखाने ते रडू लागले तेव्हा समोरच्या पप्पईच्या झाडावर सी आय डी मारुती खाली आला व रामास धीर देण्याकरता म्हणाला रुकना तेरा काम नाही चालना तेरी शान रुकना तेरा काम नाही चालना तेरी शान चल चल रे नौजवान चल चल रे नौजवान आणि आपण शितीत शोध करतो असे रामास आश्वासन देऊन व खुणेसाठी रामाच्या हातातील सोन्याचा रिश्वा घेऊन तो स्पेशल व्हिक्टोरिया आणि अशोक गार्डनमध्ये आलेला आहे सीतेच्या हाती रामाचा रिश्वास घेऊन मारुतीने आपण रामाकडून आल्याचे सांगितले ते रिश्वास हृदयाशी धरून C I D Maruti thank केलं तेव्हा मारुती तिला म्हणाला एक तत्वधीर दृढ धरी मना रामासी करुणा येईल तुझे एक तत्व धीर माना लवकरच रामचंद्र प्रभू तुमची सुटका करतील असं सांगून तिचा निरोप घेतला व परत आश्रमास आला सारी हकीकत त्याने रामास सांगितली रामाने त्याला लगेच जम्पिंग आर्मीसाठी वानर सेनेची रिक्रूट भरती करण्यास सांगितली इकडे रामचंद्र प्रभू मोठ्या सैन्यानिशी करून येत आहे ही बातमी रावणाने मध्ये वाचली लगेच सायकल घेऊन गुणगुणत तो व्हिलर स्टॉलवर गेला आता गंमत किती होणार आता गंमत किती होणार हा लढाई मी करणार ल ल लढाई मी करणार ल आणि महाराज खरोखरच इसवी सणानंतर सूर्योदय होता राम रावणावर चाल करून गेल्याची बातमी मारुतीने मायक्रोफोनवरून जाहीर केली सुप्रभाती राम निघे रावण शत्रू जिंकाया सुप्रभाती राम निघे रावण शत्रू जिंकाया वेगवान सैन्य निघे बुकिल मस्त शोधाया वेगवान सैन्य निघे बुकिल मस्त शोधाया आणि महाराज मग दोन्ही पक्षांची घनघोर लढाई सुरू झाले त्या घनघोर लढाईचं वर्णन Daily News special Lanka Times ग्रामकिसरी वगैरे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होऊ लागले रावणाने तर अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवली आहे रामाच्या सैन्याच्या नजरेशी पडू नये म्हणून जिकडे तिकडे त्याने ब्लॅकआउट केला आहे वानराने लंकेत जाऊन असंख्य ताडगोळ्यांचा हवाई हल्ला सुरू केला हे पाहून रावणाने एअर रेड प्रिकॉशनची जंगी तयारी चालवली रावणाच्या सैन्याने रामाच्या सेतुबंधन ब्रिजवर दहा लक्ष साडेबेचाळीस टॉसर सोडून तो मोडून टाकला हे पाहून वानरसेनेस राग आला व त्यांनी रावणाच्या राजवाड्याजवळील असंख्य फटाक्यांच्या जंगी वकारीस आग लावली आणि अशा या आणीबाणीच्या प्रसंगी महाराज काय झालेले आहे का कायम्या पामर डफरावण देऊ उत्तर रावणाच्या सैन्याने लालबावचा युनियनतर्फे महागाई भत्त्यासाठी जोरदार संप पुकारला आहे त्यामुळे रावण असहाय्य स्थितीत एकटाच सत्तर गल्लीतून ब्लॅकआउटमध्ये पळताना रामाने आपल्या पिस्तुरातून रामबाण गोळ्या सोडून रावणाचा वध केला आहे मरता मरता रावण म्हणतो हाय दैवा काय दावा साधला बाणवर्मी श्रावणाच्या लागला श्रावणवराची ही बातमी ऑल इंडिया रेडिओने ब्रॉडकास्ट केली व रामास धन्यवाद दिले रामाने मारुती सी आय डीची ती अविश्रांत कामगिरी पाहून त्यास आपला बॉडीगार्ड नेमले त्यावेळी रामाचा आपणास आजन्म सहवास घडेल या विचाराने मारुतीस आनंद झाला व तो म्हणाला याचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला नाम आठवी तारुपी प्रगट पैदाला तनु मन शरण तुझा विनटलो पायी विनटलो पाई, राम संगती वाचोनी आनुनेने नेणे काही सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला अशा रीतीने महाराज रामरावण युद्धाचा यशस्वी शेवट झालेला आहे हे चिदान देगा देवा साखरे खवा खावा साखरे खवा खावा साखरे सखवा खावा गुण न आवडी साखरेची नामी गोडी साखरेची नामी गोडी साखरेची नामी गोडी वसंत म्हणे श्रोत्याशी कॉफी पाजावी आम्हाशी पाजावी आम्हाशी कॉफी पाजावी आम्हाशी जय देव जय देव इकडे एवरती काय लेखा तुझी बावळट मृती सर्वांगी सुंदर सिगरेटचे अर्थी पिशातली कार पेटी कांड्याची जय देव जय देव जय घालीन लुटांगण अपुर हे अंगण डोळ्याने पाहिन रूप काडीन काढीन पेटवून मुखान चुंबून ऐटीत सोडीन दूर तिचा काढीन पेटवून मुखान चुंबून ऐटीत सोडीन दूर तिचा कांत स्मरण जय